चंदना रेडिओ वरून, आजचा आपला विषय आहे जीवनाचे मूल्य एका संताजवळ एक व्यक्ती जातो आणि त्या संताला सांगतो की महाराज जीवनाची मूल्य काय आहे मी ऐकले आहे की सर्व समाधानांचे उत्तर संतांजवळच मिळत असते तर मी तुमच्या जवळ आलेलो आहे तर माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या संत म्हणतो मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल पण त्याच्या पहिले तुला माझे हे काम करावं लागेल तो व्यक्ती म्हणतो काय की माझ्याजवळ एक छोटासा चमकीला दगड आहे तुला तो बाजारात घेऊन जायचं आहे व्यक्ती म्हणतो त्याला विकायचा आहे का नाही फक्त किंमत काढायची आहे आता तो व्यक्ती त्या चमकीला दगडाला बाजारात घेऊन जातो आणि सगळ्यात पहिले फळवाल्याकडे जातो फळवाल्याला विचारतो की माझ्याकडे एक चमकणारा दगड आहे तू विकत घेशील का त्याच्याबद्दल त्याची किंमत काय देशील तो फळवाला त्या चमकणाऱ्या दगडाला बघतो आणि सांगतो की माझ्याकडे व्हरायटी फळ आहे त्याच्यामध्ये मी तुला एक एक किलो फळ देऊन टाकील विकायचं आहे का नाही फक्त किंमत काढायची आहे आता तो कपड्यावाल्याकडे जातो कपड्यावाल्याला सांगतो की माझ्याकडे एक चमकणारा दगड आहे तू त्याची किंमत काय लावशील तो कपड्यावाला सगळ्यात पहिले त्या चमकणाऱ्या दगडाला बघतो आणि सांगतो की मी याच्याबद्दल तुला तीन चार मीटर कापड देईल विकायचा आहे तो म्हणतो नाही फक्त किंमत काढायची आहे त्याच्यानंतर तो चांदीवाल्याकडे जातो चांदीवाल्याला सांगतो की माझ्याकडे एक चमकणारा दगड आहे तू त्याची किंमत काय लावशील चांदीवाला त्या चमकणाऱ्या दगडाला बघतो आणि सांगतो की मी एक चांदीची कटोरी आणि चम्मच तुला दे विकायचा आहे नाही किंमत काढायची आहे नंतर तो सोनाराकडे जातो सोनाराला सांगतो माझ्याकडे चमकणारा एक दगड आहे तू तू त्याची किंमत काय लावशील सोनार त्या दगडाला बघ चमकणाऱ्या दगडाला बघतो आणि सांगतो की मी तुला याच्याबद्दल सोन्याची सुवर्ण अंगुठी दे विकायचं आहे नाही किंमत काढायची आहे त्याच्यानंतर शेवटी तो एक हिरे हिरेवाल्याकडे जातो जो हिरा परखणारा असतो तो हिरावाल्याला सांगतो की माझ्याकडे एक चमकणारा दगड आहे तो तू त्याची काय किंमत लावशील तो हिरेवाला सगळ्यात पहिले त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून आश्चर्यचकित होतो आणि त्याला विचारतो तू हा कुठून आणला तो व्यक्ती म्हणतो तू त्याच्याबद्दल विचारू नको पण फक्त मला एवढे सांग याची किंमत काय देशील तो हिरेवाला म्हणतो की मी याची किंमत लावू शकत नाही कारण हा इतका अनमोल आहे की माझे हिरे जरी मी विकून दिले या हिऱ्यांचं दुकान जरी मी विकून दिलं तरी मी याची किंमत लावू शकत नाही हा अनमोल आहे विकायचे आहे नाही किंमत काढायची आहे त्या हिरेवाल्याकडून घेतो आणि परत संताजवळ जातो आणि संताच्या हातात ठेवतो आणि संताला सांगतो आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या संत म्हणतो तुझ्या प्रश्नाचे उत्तर तर तुला मिळाले व्यक्ती म्हणतो कस काय म्हणे बघ म्हणे जेव्हा तू हा हिरा बाजारात घेऊन गेला तर प्रत्येकाने याची वेगवेगळी किंमत लावली फळवाल्याने एक किलोच्या दामाची किंमत याला लावली कपड्यावाल्याने तीन चार मीटर कापड देण्याची किंमत लावली आणि काहींनी सोने आणि चांदीवाल्याने सोन्याची चांदीची किंमत लावली पण हिरेवाल्याने त्याला अनमोल सांगितलं म्हणजे बघा आपल्या जीवनाची किंमत ही तर अशीच आहे ज्याला कळलं तो आपल्या जीवनाचं मूल्य ज्याला समजलं तो आपल्या जीवनात खुश आहे नाही तर वीरला तो एकच असतो ज्याला आपल्या जीवनाची किंमत कळत असते नाही तो कोणी प्रत्येक जण आपल्या आपल्या जीवनाची किंमत वेगवेगळ्या रीतीने लावत असतो सांगण्याचं तात्पर्य सारांश म्हणजे जीवन हे एक खूप सुंदर आहे आणि ती जगण्याची कला आपल्याला परमात्मा शिकवत असतो म्हणून तर परमात्माने आपल्याला या धर्तीवर पाठवलेला आहे सर्व गुणांनी आणि चांगल्या विचारांनी या जीवनात आपल्याला जेव्हा आपण पाठवलेलं असतो पण आपण जेव्हा ह्या संसारामध्ये येतो प्रत्येक व्यक्तीच्या सहवासामध्ये येतो तेव्हा आपण या जीवनाचं मूल्य बघू शकत नाही आपण काय करतो जीवनाची सुंदरता बघण्यापेक्षा आपण शारीरिक सुंदरता बघत असतो प्रत्येकाच्या शरीराची सुंदरता बघत असतो पण आपण कोणाच्या जीवनाची सुंदरता नाही बघू शकत म्हणून तर सांगितले जाते की ज्याने आपल्या जीवनाचं मूल्य समजले आहे तो पूर्ण आयुष्य पूजा पाठ आणि प्रभूमध्ये घालवत असतो चांगले कर्म करण्यासाठी घालवत असतो तर त्याचे सुंदर बनते त्याचे जीवन सुंदर बनत असते त्याच्या मनामध्ये चांगले विचार येतात म्हणून तर सांगितलं जातं ना जर मनात जर सुंदर विचार आहे तर तुमचं जीवन नक्कीच सुंदर बनेल आणि ज्या जीवनामध्ये सुख शांतीही येईल पण आज मनुष्य स्वतःलाही विसरला आहे तर त्या परमात्म्यालाही विसरलेला आहे त्याच्या जीवनामधला जी सुंदरता आहे जी गुण आहे ते कमी झालेले आहे आणि जास्त करून तो आज व्यर्थ आणि वाईट विचार करत असतो आणि दुसऱ्यांबद्दलही वाईट विचार करत असतो आणि विचार करत असताना वाईट गुणही घेत असतो त्याच्यामुळे त्याची जीवनाची जी सुंदरता आहे ती कमी झालेली आहे जसं सांगितलं जातं आता नदी आहे नदीमध्ये जर अगर पाणी आहे तर तिची सुंदरता आहे पण अगर नदीला पाणीच नाही आहे तर तिची सुंदरता ही काय होते कमी होते तसंच आपलं एक जीवन आहे जीवनामध्येही अगर चांगले गुण आहे चांगले विचार आहे तर आपल्या जीवनाची सुंदरता वाढते नाही तर अगर हे जर आपल्या जीवनामध्ये नसेल तरी आपले जीवन काय आहे एक नदीसारखं खालीच आहे म्हणून तर सांगितले जाते की आपल्या जीवनामध्ये चांगले विचार घेण्याची कोशिश करा चांगले गुण घेण्याची कोशिश करा आणि दुसऱ्यांनाही काय करा ती देण्याची कोशिश करा तर तुमचं जीवन एकदम सुंदर बनेल आणि चांगलं बनेल आणि जेही असेल जीवनातही चांगले कर्म करा जेवढे चांगले कर्म तुम्ही करणार तेवढीही तुमच्या विचारांमध्ये सुंदरता वाढत जाईल दुसऱ्यांनाही चांगले विचार देण्याची कोशिश करा सगळ्यांशी प्रेमाने वागा सगळ्यांना खुशी देण्याचा प्रयत्न करा तो जीवनामध्ये अजून सुंदरता वाढेल जसं आता फुल आहे फुलामध्ये सुगंध आहे म्हणून त्याच्याकडे सगळे आकर्षित होतात त्या फुलाला आपल्या जवळ यावा नाही लागत तसंच अगर आपल्या जीवनामध्येही चांगले गुण आहे तर आपण प्रभू प्रिय बनू आणि आपणही सगळ्यांची प्रिय बनू आपल्याला त्यांच्या जवळ लागणार तीच आपल्या जवळ येतील आणि आपल्या बरोबर राहून त्या परमात्म्यालाही आठवण करतील कारण परमात्माच आपल्या जीवनाला सावरणारा आहे तोच आपल्या जीवनामध्ये चांगले गुण आणि विचार भरणारा आहे तर त्यालाच आपण रोज आठवण करायला हवी रोज मनापासून त्याची पूजा पाठ करायला हवी तुम्ही जेही काही करा पण सगळं मनापासून करा तर तुमच्या जीवन एक सुंदर बनेल अच्छा नमस्कार मित्रांनो पुढच्या भागामध्ये मी पुन्हा येईल नवीन एक कहाणी घेऊन